अध्याय दोनशेवा जपकर्त्यास मिळणारे फल युधिष्ठिर म्हणाला हे पितामह त्यावेळी त्याच्या भाषणावर ब्राह्मणाने अथवा राजाने काय उत्तर दिले ते मला कथन करा किंवा आपण जे स्थान सांगितले त्याच ठिकाणी त्यांनी गमन केले किंवा त्यांचे त्याच्याविषयी आपसात काही भाषण झाले सारांश पुढे त्यांनी ठिकाणी पुढे त्यांनी त्या ठिकाणी काय केले भीष्म म्हणाले हे प्रभू ठीक आहे असे म्हणून त्या ब्राह्मणाने प्रथम पूजनीय अशा धर्म काल यम मृत्यू आणि स्वर्ग यांची पूजा केली नंतर त्या ठिकाणी पूर्वीच आलेल्या ब्राह्मण श्रेष्ठांचा त्याने मस्तकाने प्रणाम करून बहुमान केला आणि तो राजास म्हणाला हे राजर्षे तू या फलाने युक्त झालेला आहेस तेव्हा तुलाच मुख्य अशा गतीची प्राप्ती होऊ दे तुझी अनुज्ञा घेऊन मी पुनश्च जप करू लागतो हे महाबलाढ्य नरपते तू जप करू लागलास म्हणजे जपावरच तुझी श्रद्धा जडेल असा मला देवीने पूर्वी वरही दिलेला आहे राजा म्हणाला हे विप्र जरी मला जपफलाचे दान केल्यामुळे तुझी जपसिद्धी निष्फल झालेली आहे आणि जरी जप करण्यासंबंधाने तुझ्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली आहे तरी मजबरोबरच तुलाही जपफलाची प्राप्ती होऊ दे कारण जपजन्य फलाचे दान केल्यामुळे तुलाही पुण्यप्राप्ती झालीच आहे ब्राह्मण म्हणाला या ठिकाणी सर्वांच्या सन्निध मी तुला जपदान करण्यासंबंधाने मोठा प्रयत्न केला त्यामुळे तुला व मला सारख्याच फलाची प्राप्ती झाली आहे तेव्हा आता जेथे आमची गती असेल तेथे आम्ही उभयता मिळूनच जाऊया या प्रकारचा त्यांचा तो निश्चय कळून आल्यावर लोकपाल व इतर देवता यासह देवाधिपती इंद्र हा त्या ठिकाणी आला तसेच साध्य विश्वेदेव मरुत नद्या पर्वत आणि समुद्र तीर्थे तप जीवब्रह्मांच्या अभेदाचे प्रतिपादन करणारे वेदांत सामगानाच्या पूर्तीसाठी उच्चारली जाणारी हा हू इत्यादी स्तोभ अक्षरे यांच्या अधिष्ठात्री देवता सरस्वती नारद पर्वत विश्वावसू हाहा हुहू परिवारासह गंधर्व चित्रसेन नाग सिद्ध मुनी देवादिदेव प्रजापती अनेक शीर्ष संपन्न अचिंत्य असा देव विष्णू हे सर्व त्या ठिकाणी प्राप्त झाले हे प्रभू मोठमोठी वाद्येही त्या ठिकाणी आली व अंतरिक्षात भेरी तुर्य इत्यादी वाद्यांचा गजर सुरू झाला तेथे प्राप्त झालेल्या त्या महात्म्यांनी दिव्यपुष्पांची वृष्टी सुरू केली आणि सभोवती निरनिराळ्या ठिकाणी अप्सरांचे समुदाय नृत्य करू लागले तदनंतर पूर्वोक्त स्वरूप धारण करून तेथे आलेला स्वर्ग ब्राह्मणास म्हणाला हे महाभागा तुला सिद्धी झालेली आहे हे राजा तुलाही सिद्धी झालेली आहे तदनंतर राजा परस्परांवर उपकार केलेल्या त्या उभयतांनी एकदम आपली सर्व इंद्रिये विषयांपासून परावृत्त केली त्यांनी प्राण अपान व्यान उदान आणि समान या पाचही वायूंचा हृदयाचे ठिकाणी निरोध करून त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मनास प्राण आणि अपान या ऐक्य पावलेल्या दोन वायूंच्या अधीन करून सोडले आणि पद्मासन करून भ्रुकुटींच्या अधोभागी असलेल्या नाशिकाग्राचे ते अवलोकन करीत राहिले आणि पुढे हलके हलके त्यांनी अंतकरण व प्राणापान या दोहोची भ्रुकुटीच्या ठिकाणी धारणा केली शारीरिक व्यापार बंद केले दृष्टी स्थिर केली आणि अंतःकरण एकाग्र केले अशा रीतीने चित्ताचा जय केल्यानंतर त्याने प्राण व चित्त ही मस्तकाचे ठिकाणी नेली असे केल्यानंतर त्यावेळी त्या महात्म्या ब्राह्मणाच्या तालू प्रदेशाचा भेद करून तेजाची एक प्रचंड ज्वाला निघाली व ती स्वर्गाकडे चालली त्यावेळी त्या प्रचंड ज्वालेच्या योगाने दिगंतरी मोठा हाहाकार उडून गेला पुढे स्तवन होत असता ते तेज त्यावेळी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी प्रविष्ट झाले तेव्हा हे प्रजाधिपते ब्रह्मदेवाने त्या प्रादेश मात्र रूपी तेजाला सामोरे जाऊन स्वागतम असे म्हटले व त्याचवेळी पुनः मधुर असे दुसरेही भाषण केले तो म्हणाला जपकर्त्या पुरुषांना आणि योग्यांना मिळणारे फल सारखेच आहे यात संदेह नाही योगी पुरुषाला मिळणाऱ्या फलाचा अनुभव आमच्या या सभ्यांना म्हणजे देवतांना आहेच याशिवाय जापकांना विशेष प्रकारे प्रत्युत्थान देण्याचा विधी आहे इतकेच असे म्हणून पुनरपी ब्राह्मणास मजमध्ये सदोदित वास्तव कर असे त्याने सांगितले व ब्रह्मात्मिक्याचा बोध केला तदनंतर ताप नष्ट झालेला तो ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या वदनामध्ये प्रविष्ट झाला आणि त्या द्विजश्रेष्ठाप्रमाणे राजाही अशाच प्रकारे ब्रह्मदेवामध्ये प्रविष्ट झाला पुढे ब्रह्मदेवाला अभिवादन करून देवता म्हणाल्या की जपकर्त्याला विशिष्ट प्रकारचे प्रत्युत्थान देणे विहित आहे आमचा येथे येण्याचा हा सर्व प्रयत्न केवळ जपकर्त्या पुरुषासाठीच आहे या उभयतांची योग्यता आता सारखीच आहे आपणही या उभयतांचा बहुमान केलेला आहे सारांश यांना सारख्याच फलाची प्राप्ती झाली आहे आज आम्हास योगी आणि जपकर्ता पुरुष या उभयतांचे अत्यंत मोठे फल अवलोकन करावेस मिळाले आता हे उभयता सर्वही लोकास अतिक्रमण करून इच्छेस वाटेल तेथे गमन करू ब्रह्मदेव म्हणाला जो कोणी वेदाच्या सहा अंगांचे अथवा जो मनवादी स्मृतींचे अध्ययन करील त्यालाही अशाच प्रकारे माझ्या लोकाची प्राप्ती होईल तसेच जो योगनिष्ठ बनेल त्यालाही देहत्यागानंतर अशाच रीतीने माझ्या लोकाची प्राप्ती होईल यात संशय नाही अस्तु आता मी जातो आपणही सिद्धी संपादन करण्यासाठी आपापल्या स्थानी गमन करावे भीष्म म्हणाले राजा असे म्हणून ब्रह्मदेव त्याच ठिकाणी अंतर्धान पावला देवही त्याच्या निरोप घेऊन आपापल्या स्थानी निघून गेले व त्या ठिकाणी आलेले ते कालमृत्यू प्रभूती सर्व महात्मे धर्माचा गौरव करून आनंदित अंतकरणाने त्याच्या मागून चालते झाले अशा प्रकारे हे महाराजा माझ्या ऐकण्यात आले होते त्याप्रमाणे मी तुला जपकर्त्या पुरुषास मिळणारे फल व गती ही निवेदन केली आता पुनश्च काय ऐकावे अशी तुझी इच्छा आहे ओम तत्सत